अष्टांग योग साधना हा विषय मी बोलणार आहे राजा परीक्षिताच्या जन्माशी प्रत्यक्ष निगडित विषय आहे आणि एकंदर भागवताचा पाया याशिवाय मला भागवत समजणार नाही आणि मी तुम्हाला प्रवचन देतो हा भाग विसरा मी स्वतः अभ्यास करतोय त्याच धर्तीवर तुम्ही अभ्यास करावा भले विषय इकडचा तिकडं हो परंतु अभ्यास व्हावा या उद्देशाने मी तुम्हाला सांगत आहे बघा विचार करा यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी ही आठ अंग आहेत अष्टांग आठ अंग पतंजल योगशास्त्राची पतंजल योगशास्त्र म्हणजे ही आठ अंग आहेत केवळ आसन केवळ आसन म्हणजे हा योग नवे, अष्टांग योगाची आठ अंग आहेत त्याची प्राथमिक अंग मी माझ्या जीवनात उतरवल्याशिवाय जे आठवं अंग माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय समाधी समाधी म्हणजे माझ्या डोळ्यासमोर ज्ञानेश्वर माऊलींची समाधी येते तशी समाधी नव्हे समाधी ही मानसिक अवस्था आहे त्या अवस्थे परत मी पोचणं हा माझा जो प्रवास आहे त्यातल्या पहिल्या दोन अंगाबद्दल मी बोलणार आहे यम नियम आसन प्राणायाम आणि पत्याहार ही पाच पहिली बहिरंग साधन आहेत आणि धारणा ध्यान व समाधी ही अंतरंग साधना आहेत आणि या साधनांचा क्रमाक्रमाने अभ्यास करत मला अंतिम ध्येयाप्रत पोचायचंय अंतिम ध्येय समाधी त्यापैकी शेवटची तीन अंग म्हणजे ध्यान धारणा ध्यान व समाधी ही सहावं सातवं आणि आठवं अंग आहे आता मला सांगा तुमच्या व्यवसायात नोकरीत जे काय तुम्ही करता त्यामध्ये तुम्ही पदोपदी खोटं बोलता तुम्ही मांसाहार करता तुम्ही स्त्रियांकडे विचित्र किंवा आळकेपणाच्या नजरेने बघता तुम्ही अन्यायाने अर्थसंचय करता दया क्षमा यांना तुमच्या जीवनात स्थान नाही भगवंतांच्या अस्तित्वावर तुमचा विश्वास नाही असे असताना समजा तुमच्या गावात कोणी बाबाजी आले आणि जाहिरात केली की मी तुम्हाला ध्यान धारणा शिकवणार आहे तर तुम्ही लगेच चटई घेऊन वर्गाला जाता आणि आठ दिवसात दहा दिवसात तुमचं ध्यान लागतं कसं शक्य आहे हो मी तुम्हाला एक गंमत सांगतो तुमच्या घरामध्ये कुठलाही एक देवाचा दत्ताचा शंकराचा मारुतीचा कुठलाही गणपतीचा फोटो असेल देवीचा तुम्ही एक टक नजरेने एक दोन पाच मिनिट सतत त्या फोटोकडे बघा आणि नंतर डोळे मिटा तुमच्या मिटलेल्या डोळ्यासमोर तोच फोटो येईल याचा अर्थ तुम्हाला पाच मिनिटात भगवंतांचं देवीचं दत्तात्रयाचं शंकराचं दर्शन झालं असा अर्थ होतो का का तो भ्रम आहे तस मी पदोपदी खोट बोलणार भ्रष्ट आचरण करणार अनैतिकतेने वागणार दारू पिणार दिवसभर गोंधळ घालणार आणि सकाळी पांढरे स्वच्छ कपडे घालून हातात चटई घेऊन गाडीत बसून जाऊन तिथे आसन करणार आणि त्या आसनाने माझं आठ दिवसात लगेच ध्यान लागणार हे खरं आहे का भ्रम आहे तुम्ही विचार करून तुम्ही उत्तर द्या मी सांगतो म्हणून माझ्यावर जाऊ नका असं जर आहे तर मग या बाकीच्या अंगांचा म्हणजे भ्रष्ट आचरण अन्यायेनं अर्थसंचयान गीतेत म्हटलेला आहे अन्यायेनं अर्थसंचयान अन्यायेनं अर्थसंचयान म्हणजे मी अन्यायानं मिळवणं असाच नव्हे अन्यायपूर्वक संचय करणं योग्य मार्गाने मिळवलेला जरी असला तरी तो मी अन्यायपूर्ण बघ मला नको तितका त्याचा संचय करणं हे मान्य नाहीये शास्त्राला मग मी असा जर वागतो तर त्या ध्यानाला त्या तुमच्या प्रगतीला मग तस जर आहे अशी जर प्रगती होते तर मग ध्यानाचं शिक्षण का ध्यानाचा अभ्यास वर्ग का डायरेक्ट समाधीचा का नको काही नाही उद्या सकाळपासून मी अमुक अमुक ठिकाणी पटांगणावर समाधीचा अभ्यास वर्ग घेणार आहे समाधी कशी लावावी आठ दिवसात ज्ञानेश्वरांच्या तोडीची समाधी लावण्याचं शिक्षण येथे दिले जाईल फी पाच हजार रुपये याला अर्थ आहे का काही मी या अष्टांग योगाची पहिली दोन साधनं पहिली दुसरी तिसरीचा अभ्यास पहिली दोन साधन आचरणात आणल्याशिवाय जीवनात माझी प्रगती होणार नाही आणि याला धर्म म्हटलेला आहे कोणती होतो तुम्ही मला मी तुम्हाला काय सांगतो बघा हा तुम्ही तुमच्या माझ्या शब्दा खातर तुम्ही तुमच्या मुलाला शब्द द्या मी काय सांगतोय अनैतिक मार्गाचा अवलंब करून तुम्हाला कदाचित आणि काही काळ अर्थप्राप्ती होईल पण तुम्ही जर यम नियमानुसार आचरण केले तर तुम्हाला अर्थप्राप्ती निश्चित समजा मनशांती समाधान आनंद प्राप्तीचा निश्चित व खात्रीलायक मार्ग कोणता म्हणून मला जर विचारलं तर यम नियमानुसार आचरण तुम्हाला नोकरीत प्रमोशन हवंय तुम्हाला बढती हवी आहे तुमच्या मुलीचं लग्न व्हायला हवंय तुमचा सगळा संसार सुखाचा व्हायला पाहिजे यम नियमाचं पालन आवश्यक आहे यामुळं तुमच्या जीवनात तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला शंभर रुपयाच्या बॉन्डवरती सही करून लिहून द्यायला तयार आहे आचरण हवं निष्ठेनी हवं श्रद्धेनी हवं कोणते होते यम नियम आपण योग तारा आपण पातंजल शास्त्राच्या नुसार यम नियम कोणते ते समजून घेऊन त्याच्या आचरणाचा प्रयत्न करणार आहोत पातंजल योगशास्त्रानुसार पाच यम सांगितलेले आहेत यम पाच आणि नियम पाच पातंजल योगशास्त्रानुसार यम आहेत अहिंसा सत्यास्तेय ब्रह्मचर्या परिग्रहा यमाहा साधन पाद म्हणून एक भाग आहे त्यातलं हे सूत्र तिसरावं अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे ते पाच यम होत या पाचांच्या आचरणाशिवाय योगशास्त्रात जीवनात धर्मात भागवताच्या जाणण्यात प्रगती साधता येणार नाही भागवतामध्ये म्हणाला ना तर तुम्ही यमाची आणि नियमांची प्रत्येकी संख्या बारा सांगितलेली आहे याच पाच यम आणि नियमांचा प्रत्येकी विस्तार केलेला आहे मूलत पाच आहेत त्याचा भागवतात विस्तार करून बारा यम सांगितलेले आहेत अहिंसा सत्य चोरी न करणे आसक्ती नसणे लज्जा असंग्रह आस्तिकता ब्रह्मचर्य मौन स्थिरता क्षमा आणि अभय <coughs> हे बारा यम आहेत भागवतानुसार योगी शास्त्रानुसार पाच यम आणि भागवतानुसार बारा यम दोन्हीही एकच त्याच पाचांचा विस्तार केलेला आहे आता हे पाच नियम आणि त्याची आचरणाची पद्धत आपल्याला बघायची आहे कुठले आहेत ते पाच नियम अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम आहेत आता अहिंसा आपल्या व्यवहारात शारीरिक मानसिक आणि कायिक वाचिक मानसिक कायिक वाचिक आणि मानसिक अहिंसा असणं अत्यंत आवश्यक आहे शारीरिक हिंसा मी बहुतांश करत नाही बहुतांश आणि हिंसा म्हणजे एखाद्या प्राण्याला मारणं त्याचा जीव घेणं एवढाच मी विचार करतो आणि तसं शिकवतो मुलाला अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे नव्हे परंतु वाचिक आणि मानसिक अहिंसा म्हणजे काय हे त्याला शिकवतो का वाचिक अहिंसा आणि काही मानसिक अहिंसा आता उदाहरण घ्यायचं झालं तर घरात डास झालेत प्रत्येकाचा हा प्रश्न अहिंसा आहे तर डास मारायचे नाहीत का हो चालेल का तसं करून आता हा अहिंसा म्हटल्यानंतर टोकाचा प्रश्न लगेच विचारला जातो एक तर काय आहे मी घरात डास होणार नाहीत परिसरात डास होणार नाहीत याची अत्यंत जर काळजी घेतली स्वच्छता ठेवली पाणी साठवून दिलं नाही अनावश्यक वगैरे वगैरे तुम्हाला माहिती आहे सगळं तर दास होणार नाहीत आणि दास झाले नाहीत तर मला हिंसा करायला लागणार नाही पण समजा झाले तर काय तर प्रत्येक दास मारताना माझ्या मनात कळवळीची भावना निर्माण होते का दया भावना निर्माण होते का मारायला पाहिजेत पण दया भावनेने भगवंता मला इलाज आहे मला ही हिंसा करायला लागत आहे मला त्या दासांबद्दल दया आहे परंतु इलाज आहे मी त्यांना मारतो अशा भावनेने मारून प्रत्येक दास मारताना राम किंवा नारायण असा उच्चार करून मी ते दास मारतो का एक साधा हिशोब आहे ही शिकवण मी माझ्या मुलांना देतो का वाचिक अहिंसेचा काय आपल्या बोलण्याने दुसऱ्यास दुःख होईल असं कडक कठोर तुटक बोलणं त्यांची कुचेष्टा उपहास निंदा करणं इतरांच्या हृदयाला घर पोडतील असे मर्मभेदी बोलणं किंवा कोणासही घालून पाडून बोलणं ही वाचिक हिंसा नव्हे का मानसिक अहिंसा पाळणे तर या दोन्हीपेक्षा कठीण आहे काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली मी ज्ञानेश्वरीचं पठण करतो परंतु खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती हो, अशी प्रार्थना मी करतो का याला म्हणतात अहिंसा आणि हे शिक्षण मी माझ्या मुलाला दिलं पाहिजे ते मी देतो का हा एक यम झाला अहिंसा आता सत्य या नियमा यमाबद्दल आपण बघू तत्पूर्वी थोडीशी विश्रांती घेऊ नारायण हरी